चतुर्दशी भादवी महिन्याची स्वारी निघाली निघाली गणपती रायाची आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची गणपती बाप्पा आले घराला आनंद किती झाला आम्हाला निघून चालले आपल्या गावाला चेन पडेना आमच्या मनाला गणपती बाप्पा या हो या हो गणपती बाप्पा या गणपती बाप्पा या हो या हो गणपती बाप्पा या पुढल्या वर्षी देवा देवा लवकर तुम्ही या पुढल्या वर्षी देवा देवा लवकर तुम्ही या आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची स्वारी निखाली निखाली गणपती रायाची आली चतुर्दशी प्रदशी भागवि मैना मन आता आमचे उजळले दुःखाचा अंधार गेला सुखाचे किरण पसरले भक्तांच्या हाकेला धावून गणपती बाप्पा प्रकटले हो भक्तांच्या हाकेला धावून गणपती बाप्पा प्रकटले बाप्पा प्रकटले आली चतुर्दशी चतुर्दशी माधवी महिन्याची स्वारी निखाली, निखाली चतुर्दशी चतुर्दशी माघवी महिन्याची गणपती बाप्पा आले घराला आनंद किती झाला आम्हाला निघून चालले आपल्या गावाला चैन पडेना आमच्या मनाला गणपती बाप्पा या हो या हो गणपती बाप्पा गणपती बाप्पा हो या हो हो गणपती बाप्पा पुढल्या वर्षी देवा देव लवकर तुम्ही या पुढल्या वर्षी देवा देव लवकर तुम्ही या आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची स्वारी निघाली निघाली गणपती रायाची आली चतुर्दशी चतुर्दशी भादवी महिन्याची झाला मुखाने गजानन बोला हळू चाला मुखाने गजानन बोला बाप्पा चालले मंद कपाळी केशरी गंध बाप्पा चालले मंद कपाळी केशरी गंध कपाळी केशरी गंध गणेशा मला तुझा छंद कपाळी केशरी गंध गणेशा मला तुझा छंद मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर